समजलो की श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय सव्वीसावा नंदबाबास कृष्णाच्या प्रभावाविषयी गोप बोलतात ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेवजी सांगतात पाहोनी कृष्ण कार्या ते गोप आश्चर्य पावले तया ना लागे एकमेकांशी बोलिती अद्भुत कर्म कृष्णाचे खेडूती जन्मला असा निंदित ते तयासाठी खरे हे जाहले कसे गजाने सहजी पद्म घ्यावे ते धारी हा गिरी वयतो सात वर्षाचे खेळणी परिहाधरी माणसा हे कसे शक्य कृष्ण हा शिशु आसत पिला तो पुतना प्राण जसा काळची हातीचा असता तीन मासाचा रडता पाय झाडिता गाडा मोठा हि त्याने तो फेकिला उलटोनिया, असता एक वर्षाचा वाऱ्याने उडला तदा तृण आवर्त दैत्याच्या नरडीचा घोट घेतला त्या दिनी पाहिले सर्वे लोण्याची चोरी हा करी उखळा बांधिता माता ओढोनी वृक्ष तोडी हा सर्व गोपाळ रामाच्या जाता हागाई चारण्या बगळ्या रूप दैत्याने गिळिता चिरी हातया वासरू होऊन दैत्य घुसता कळपात तो कृष्णाने मारिला त्याला खैर वृक्षासी फेकिला बळीच्या सहरा होनी धेनुकासुर मारिला गाढवा रूपीचे सारे मारिले दैत्यनी तिथे ताडाचे वनते सर्वा फळास मुक्त जाहले बलरामा करे याने सुर मारिला पेटता वनीचा अग्नी गायी गोपाळ रक्षिहा केवढा कालिया सर्प याने तो काढिला वरी विषारी कालिंदी केले अमृत गोडजई नंदजी सावळ्या कृष्णी स्वभावे प्रेमते असे असे आहे हे मानितो आम्ही याचे कारण काय ते बरे तो सात वर्षाचा उचली थोर तो गिरी गोपानो ऐकणे सारे तेव्हा शंकान ती उरे महर्षी गर्गते याला पाहता बोलले असे प्रत्येक युगी हा बाळ वेगळ्या रंगी जन्मतो पीत नितै रक्त यावेळी कृष्ण वर्णतो नंदजी तुमचा पुत्र पहात्या वसुदेवच्या घरी हा जन्मला तेने वासुदेव ही नाम त्या कर्मानुसार ते याचे कितेक नाम रूपते जाणत सगळे मी ते नसाधा जाणितो कुणी कल्याण करी हा सर्वा गोगोपा मोलवील हा त्याच्याच सहवासाने विपत्ती पार होत त्या ब्रजरा जगत काळी पृथ्वीशी नृप पृथ्वीशी नृप नावरे ब्रजरा काळी पृथ्वीशी नृप नावरे चोराने लुटिता सारे येणे संतांशी रक्षिले तुमच्या सावळ्या पुत्रा प्रेमी ते भाग्यवंतची देवते विष्णू छायेत तसे रक्षिल प्रेमिका गुणैश्वर स्वरूपाने नारायण असा अलौकिकाशी कीर्ती न करा नवलावतो आदेश देऊनी ऐसा गेले गर्ग पुन्हा घरा त्यावेळी पासून मी हा भगवत अंश मानितो नंदमुखातूनी ऐशा गर्गवाणी ऐकता हर्षले सर्वते ते गोप कृष्णाचे कार्य जाणिले नंद बाबा सहर्षोने कृष्णासी ते प्रशंसिती यज्ञो तो बघुनिया क्रोधो निवृष्टी करी तेने गोकुळीचे अतीव पिडले वत्से निधेनु जीवो यज्ञो तो बघुनिया क्रोधो निवृष्टी करी तेने गोकुळीचे अतीव पिडले वत्से नुधेनु जीवो पाहोनी हरितो हसोनी गिरीखे रक्षितसे सर्वची इंद्राचा मद कृष्ण तो हरितसे तो विष्णु पावो आम्हा इति श्रीमद भागवती महापुराणे पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सव्वीसावा अध्याय हरिओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू